वंदे मातरमच्या चाली आणि त्याच्या आवृत्त्या या मंडळीने जेव्हा शोधायला सुरुवात केली तेव्हा त्यांना कल्पना नव्हती आणि मलाही कल्पना नव्हती एवढ्या चाली निघाल्या <clears throat> आणि मग मनात असा प्रश्न आला की एवढ्या चालींची गरज का भासावी तर भारतीय संगीतकार फार निर्मितीशील असल्यामुळं चाली एवढ्या असं काही कोणी म्हणणार नाही कदाचित राष्ट्रगीताला राष्ट्रगीत मानायचं की नाही ह्याविषयीची भूमिकेमध्ये फरक असला पाहिजे असंही वाटलं आणि मग मागे बघायला लागल्यानंतर असं दिसलं की फार माहिती आपल्या पुढे अजून आलेली नाही आणि ती केवळ वंदे मातरमच्याच विषयी असं नाही तर वंदे मातरम हवं का वाटलं ह्याविषयीची सुद्धा माहिती आलेली नाही <coughs> म्हणून आज म्हणे प्रयत्न असा करणार आहे की थोडक्यात परंतु ज्या प्रसिद्ध झालेल्या वाङ्मयात जी माहिती आपल्यापुढे आली नाही ती सांगावी आणि त्याच्या जोडीला काही चाली पण ऐकाव्यात आत्ता जी आपण ऐकली ती विश्वभारती वाद्यवृंदाची चाल होती ही एकोणीसशे पन्नासच्या आसपासचं हे ध्वनिमुद्रण आहे मजेचा भाग आहे की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये भारतीयांना अशी जाणीव झाली की आमच्याकडे संचलन संगीत नाही आमच्याकडे वाद्य घोष ज्याला म्हणतात बँड त्याचं आमचं स्वतःचं असं संगीत नाही त्यामुळं पंचमढीला एक संस्था स्थापण्यात आली ज्या संस्थेकडे अशा तऱ्हेचा वाद्य घोष आणि त्यासाठी भारतीय संगीताचा वापर करणं हेच काम सोपवण्यात आलं ही आपल्याला गरज भासायला का लागली त्याला कारण एक की आमच्याकडे वाद्यघोष हे ब्रिटिश लोक आल्यानंतर वेगवेगळ्या संस्थानांमध्ये स्थापले गेले आणि त्यामध्ये व वेगवेगळी तऱ्हेची वाद्य येत होती आणि त्यांचा उपयोग करून सर्वसामान्यांना सहजपणे ऐकू येईल सर्वसामान्य आपल्याला वाटतील अशा प्रसंगांना वापरता येईल असं काहीतरी संगीत हवं जे सामूहिक असेल ते वाद्यघोषाचं संगीत तयार करायला पाहिजे याची जाणीव झाली आणि म्हणून ह्या तऱ्हेच्या चालीमध्ये पहिला भाग असा आपल्याला जाणवतो की भाषा आमची आहे धून आमची आहे पण वाद्य आमची नाहीत आणि वाद्य वापरण्याची पद्धतही आमची नाही म्हणजे तसं पाहता राष्ट्रीयत्वाचा बाणा सांगणाऱ्या मंडळींना सुद्धा संगीताच्या बाबतीमध्ये बाहेर जावंसं का वाटावं हाही आपण विचार केला पाहिजे त्याच्या पुढच्या ज्या चाली आहेत त्या मी तुम्हाला ऐकवतो तेव्हा त्याच्या आधीच एक गोष्ट सांगून ठेवतो <clears throat> गोष्ट अशी की आमच्याकडे राष्ट्रगीत पहिल्यापासून होतं का तर एक उत्तर असं आहे की आमच्याकडे राष्ट्र हीच कल्पना नंतर आलेली असल्यामुळं राष्ट्रगीत ही कल्पना ही नंतरच मजेचा भाग आहे कुठल्याही महत्वाच्या पारंपरिक कोशामध्ये राष्ट्रगीत असा शब्दच मिळत नाही कारण ही नंतर जन्माला आलेलीच कल्पना आहे तुमचे आमचे जयघोषाचे नारे आहेत ते देवाच्या नावानं आहेत तुमचे आमचे जयघोषाचे नारे हे केव्हाही राष्ट्राच्या नावानं नाहीत उलट असं झालं की राष्ट्रवादाची आपल्याकडे कल्पना यायला लागली तेव्हा निदान संस्कृती आणि संगीत यांच्या बाबतीत भूमिका अशी झाली की ब्रिटिश लोक इथं आले तेव्हा तर असे म्हणायला लागले की काय हा तुमचा देश आहे किती फुटीर देश आहे तुमचा खरं म्हणजे एक राष्ट्र म्हणजे काय तर एक राष्ट्र म्हणजे एक भाषा पाहिजे एक धर्म पाहिजे ह्या पद्धती त्यांनी विचार करायला सुरुवात केली आणि म्हणून ते बावरून गेले होते त्यांना ही कल्पना सहन होत नव्हती की एकेका घरामध्ये सुद्धा म्हणजे आता जुनी जी ग्रेअरसनचा सर्वे होता एकंदर भाषांचा त्यांनी जेव्हा सर्वे घेतला सर्वेक्षण केला अठराशे ब्याऐंशी साली तेव्हा त्याला एका घरामध्ये त्यांनी जेव्हा पाहिलं मोठ्या घरामध्ये जुन्या पद्धतीच्या तेव्हा ब्याण्णव भाषा आणि उपभाषा बोलल्या जात होत्या असं त्याला दिसलं एका घरात कारण नोकर चाकर वेगळ्या ठिकाणचे कोण आपल्या घरी जरी जुन्या पाहिलं कुठे तर एखादा जर जमीनदार असला तर खेड्यामधून आलेला माणूस वेगळी भाषा बोलणार स्त्रिया वेगळी भाषा बोलणार ही सर्व भाषांचे जर थर तपासत गेले तर आपल्याकडे बहुभाषा हा बाहेरच्या माणसाला एक मोठा प्रश्न वाटत होता त्यामुळं त्यांची जी ही समीकरण होती की राष्ट्र म्हटल्यानंतर एक भाषा हवी एक धर्म हवा गोंधळून गेले ते त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आम्ही तसं पाहता आजची भाषा वापरली तर आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या संघराज्य आहोत आणि राजकीयदृष्ट्या एक राष्ट्र आहोत म्हणून आमच्या प्रत्येक प्रदेशामध्ये भाषा वेगळी आहे वाङ्मय वेगळं आहे संगीत वेगळं आहे नाटक वेगळं आहे आणि तरीसुद्धा आम्हाला बंगाल आणि महाराष्ट्र याच्यामध्ये दुवा दिसतो गुजरात आणि तमिळनाडू याच्यामध्ये दुवा दिसतो आणि त्याला कारण म्हणजे संगीत आणखीन मिथक यांचा वापर संतांनी जो केला तो पण हा विषय अगदी वेगळा आहे मला सांगायचं ते एवढंच की राष्ट्रगीत ही कल्पना पूर्णतया नवीन म्हणून आपल्याकडे आली कारण राष्ट्रवाद ही कल्पनाच मुळी नव्यानं रुजवायला लागली आणि त्यामुळं जेव्हा राष्ट्रगीत हवं असं वाटलं तेव्हाची थोडीशी मजा बघा आपल्या सगळ्यांपुढे चांदवणकरांचा एक सुंदर लेख आहे लोकसत्तेमध्ये त्यांनी लिहिलेला आणखीन सबनीस या सद्गृहस्थानी पुण्याहून जे प्रसिद्ध केलेले सुंदर पुस्तक आहे तेही आहे तेव्हा ते जे सगळे लँडमार्क्स आहेत ते वाचताना असं ध्यानात येईल की अठराशे पंच्याहत्तर साली असं झालं असं म्हटल्यानंतर त्या घटनेचा उलगडा होतो का मला असं वाटलं की नाही अठराशे पंच्याहत्तर साली काय काय झालंय याचं जर तुम्ही पाहणी करायला लागलात तर वंदे मातरम सुचणं ही बंकिमचंद्रांना वाटते तेवढी अपघाती घटना नसावी उदाहरणार्थ आता मी साधी सहजपणे सुचलेली यादी ती तुम्हाला सांगतो अठराशे पंच्याहत्तर साली आता मी मुद्दाम वेगवेगळ्या प्रांतामधली उदाहरणं घेतो सहजपणे घेतलेली आर्य समाजाची स्थापना झाली संगीत दर्पण हे पुस्तक बाळकृष्ण बुवानी मुंबईत छापायला सुरुवात केली त्याच वर्षामध्ये दक्षिणेमध्ये अन्न अन्नाच्या प्रश्नावरून दंगे झाले वेदशास्त्रोत्तेजक मंडळीची स्थापना पुण्याला झाली तिकडे कलकत्त्यामध्ये बैठकीचं गाणं ऐकायला तेव्हापासून सुरुवात झाली रवींद्राने भारती मासिकामध्ये स्वतःच्या नावाने पहिली कविता त्या काळी लिहिली बंकिमचंद्राने वंदे मातरम रचलं विल्यम जोन्स या माणसाने जो सतराशे चौऱ्याऐंशी साली म्युझिकल मोड्स ऑफ हिंदूज असा मोठा लेख लिहिला होता जो पाश्चात्याने भारतीय संगीतावर गंभीरपणे लिहिलेला पहिला विस्तृत लेख आहे तो अठराशे पंच्याहत्तर साली पुन्हा सुरेंद्र मोहन टागोरांच्या प्रयत्नानं लोकांच्या पुढे यायला लागला खुद्द सौरेंद्र मोहन टागोर ह्या व्यक्तीने हिंदू म्युझिक नावाचं एक पुस्तक प्रसिद्ध केलं जे दहा वर्षामध्ये दुसरी आवृत्ती काढायला लागली त्याची हिंदू म्युझिक या पुस्तकामध्ये होतं काय तर इंग्रजीमध्ये हिंदुस्तानच्या संगीतावर लिहिलं गेलेलं लिखाण त्यांनी एकत्रित केलं होतं आणि त्याच्यावर त्यांनी स्वतःच्या कॉमेंट्स लिहिलेल्या होत्या त्याच्याही पुढे गेलात तर काय तर बडोद्याला मौला बक्ष दरबारामध्ये आलेले होते मौला बक्ष हा दाक्षिणात्य वीणा जाणणारा हिंदुस्थानी संगीत जाणणारा त्यांनी नोटेशनची चळवळ सुरू केली गीतांची चळवळ सुरू केली गरब्यापासून भजनापासून गीतापर्यंत सगळं काय शिकवायला पाहिजे अशी त्यांनी सुरुवात केली त्याच सुमाराला विल्किन्सनी भगवद्गीतेचं भाषांतर प्रसिद्ध केलं अठराशे पंच्याहत्तर ह्या एका वर्षामध्ये झालेल्या संस्कृती संबद्ध संगीत संबंध घटनांचा हा अतिशय थोडक्यातला आढावा मी तुम्हाला दिला माझं म्हणणं असं ह्या सर्व गोष्टी एका वेळेला घडतात ह्याचा अर्थ काय तर ह्याचा अर्थ आपण ज्याला साक्षात्कार म्हणतो तो कुठेतरी हवेमध्ये असतो तो बऱ्याच लोकांना एकाच वेळेला काहीतरी घडायला लागतं आणि म्हणून त्याला मूर्त रूप लागतं तेव्हा बंकिमचंद्रांना असं गीत का सुचलं असावं यांची स्वतःची जी व्यक्तिगत कारणं असतील त्यापेक्षा काही सांस्कृतिक कारणं सुद्धा होती का असा आपण प्रश्न टाकला पाहिजे आणि त्या प्रश्नाला उत्तर शोधताना मला आणखीन काही मजेचा भाग सापडला श्रोते आल्यानंतर पहिले काही वेळ जास्त ताजेतवाने असतात नंतर ते ढेपाळतात असा माझा अनुभव असल्यामुळे मी पहिल्याने जरा विवेचन करून घेतो नंतर तुम्ही जास्त कंटाळलात म्हणजे मी काय म्हणतोय हे तुमच्यापर्यंत पोचणार नाही तर हा धोका मला पत्करायचा नाही तसं पाहता थोडे मंडळी असली की ती चोखंदळ असतात आणि चोखंदळ म्हणजे ते जाणकार असतात हे मला माहिती आहे आणि तरी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून मी आधी पहिल्याने विवेचन करतो जरा मजा बघा काय झाली आहे ती एक जानेवारी म्हणजे अठराशे पंच्याहत्तर सालचे सुरुवात करू पुन्हा मजेचा भाग आहे आणि हे सगळं काही मी घडवून आणलेलं नाही त्या त्या वेळेला या गोष्टी घडल्या मी त्याची संगती आपल्या पुढे लावण्याचा प्रयत्न करतोय आणि अशी संगती लावल्याशिवाय सांस्कृतिक सांगीतिक घटनांचा अन्वयार्थ लागू शकत नाही असं माझं म्हणणं आहे म्हणून हे मी सगळा खटाटोप करतोय अठराशे पंच्याहत्तर साली प्रिन्स ऑफ वेल्स इंडियामध्ये आला त्या सौरेंद्र मोहन टागोराने English verses set to music म्हणून पुस्तिका बाहेर काढली त्यामध्ये त्यांनी गॉड सेव्ह द क्वीन ह्या राष्ट्रगीताला ह्या राष्ट्रगीताला चाली दिलेल्या होत्या आणि त्या चाली स्टाफ नोटेशन मध्ये छापलेल्या होत्या आता अठराशे सत्याहत्तर साली राणीला एम्प्रेस ऑफ इंडिया म्हणून आता तिची घोषणा करण्यात आली अठ्ठावन्न साली राणीचा जाहीरनामा निघालेला होता हे आपल्याला माहिती आहे हे सगळं झाल्यानंतर आता बघा म्हणजे आधीच गॉड सेव्ह द क्वीनला सौरेंद्र मोहन टागोरांनी चाली लावलेल्या आहेत त्या भारतीय रागातल्या आहेत त्या स्टाफ नोटेशन मध्ये छापलेल्या आहेत हे सगळं ध्यानात घ्या मुद्दा अठराशे ब्याऐंशी मध्ये रेमरन फ्रान्सिस हर्पर्ड नावाचा एक गृहस्थ जो इंग्लंडमध्ये होता त्यांनी हिस्ट्री ऑफ नॅशनल अँथम असं एक पुस्तक प्रसिद्ध केलं हे नॅशनल अँथम अर्थात गॉड सेव्ह द क्वीन होतं ते त्यांनी एक कमिटी स्थापली होती त्या कमिटी पुढे हे ठेवलं का ती कमिटी कशासाठी होती ते मुद्दाम फार रंगदार इंग्रजी असतं तेव्हाचं म्हणून मी मुद्दाम ते लिहिलंय on the good that may result to England and India from the establishment of God save the Queen as a national anthem on Her Majesty's Eastern Empire God save the Queen हे भारतामध्ये राष्ट्रगीत म्हणून वापरलं जावं हे वापरलं गेल्यामुळं काय काय फायदे होतील ह्यासाठी ही कमिटी नेमलेली होती त्यासाठी ही पुस्तिका लिहिली होती आणि त्यासाठी ह्या रेवरणची सगळी धडपड चालू होती बरं हा रेवरण आपण समजू त्याप्रमाणे केवळ ब्रिटिश आळलेला आणि साम्राज्यवादी होता असं म्हटलं तर जरा अवघड जाईल कारण त्याने असं केल्यामुळं काय काय होईल याचे जे फायदे दिले होते त्याला फायदे पंचक असं मी नाव दिलेलं आहे म्हणजे जसं आपल्याकडे पंचक वगैरे असतं तसंच हे पंचक आहे ते फायदे बघा किती मजेचे आहेत तो म्हणतो एक तर काय होईल की आपल्या पौर्वात्य राज्यांमधले आपले प्रजाजन आणखी ब्रिटिश राजे यांच्यामध्ये सौहार्द निर्माण होईल दुसरं कारण तो सांगता आहे की ह्यामुळे आता हा मजेचा भाग बघा की नुकतीच ईस्ट इंडिया कंपनी कंपनी सरकार ज्याला म्हणतो त्याची जागा सरकारने घेतलेली होती म्हणजे ब्रिटिश साम्राज्याने घेतली होती तेव्हा कंपनी सरकारचं अस्तित्व पूर्णतया पुसलं जाणं हे ब्रिटिश राज्याला हवं होतं म्हणून तो असं म्हणतोय तिथे की ह्यामुळे काय होईल तर त्या कंपनी सरकारचे आम्ही नोकर आहोत अशी जी इथल्या लोकांची कल्पना आहे त्यापेक्षा त्यांच्या मनात राजभक्ती यायला लागेल हे फार महत्वाचं आहे दुसरं कारण तिसरं म्हणतोय फार मजेचा भाग बघा की काय होणार आहे तर elevation of the status of women in India कशामुळे बिकॉज राणीच्या व्यक्तिगत आयुष्याशी जास्त परिचय झाल्यामुळं स्त्रिया कशा महत्वाच्या आहेत हे भारतीय साम्राज्यातल्या लोकांना पटेल ह्यासाठी म्हणून हे गीत यायला पाहिजे कारण केवळ गीत येणार नव्हतं त्याच्याबरोबर एक संपूर्ण संस्कृतीचा अन्वयार्थ लावण्याची धडपड होती हे ध्यानात घ्या पुढे चौथं त्याचं म्हणणं असं आहे आता हे बघा किती मजेचा आहे हा तो म्हणतोय की एका परमोच्च शक्तीला आपण आवाहन करू या गीताद्वारे हे भारतामध्ये करणं आवश्यक आहे कारण इथे बहुदेवतावाद आलेला आहे आणि जुना वेदिक जो एकेश्वरी वाद होता तो पुसला गेलाय तो पुन्हा यायला हवा ह्या देशात म्हणून ह्याचा उपयोग होईल आता ह्या सबंध युक्तिवादाचे अर्थ बघा किती मजेशीर आहेत ते आणि अर्थात पाचवा त्यांनी जो मुद्दा मांडलाय तोही फार मजेशीर आहे की तो म्हणतो ह्या भारतामध्ये की नाही संगीताला काहीही मान नाही आहे त्या संगीताला जर मान मिळायला हवा असेल तर राष्ट्रगीत असं म्हटल्यावर त्याला जी प्रतिष्ठा प्राप्त होईल त्यामुळे संगीत आणि संगीतकार ह्यांचा दर्जा उंचावेल हे त्याचं फायदे पंचक आहे बरं हे सगळं खोटं आहे असं म्हणवत नाही कारण ह्याच्या बाजूने आलेला पुरावाही खूप आहे तुम्हाला माहिती आहे की सौरेंद्र मोहन टागोर काय बंकिमचंदांच्या कादंबऱ्यात काय सगळीकडे संगीतकार आणि संगीत यांची अवहेलना समाजात कशी होती हे लिहिलेलं आहे विष्णू दिगंबरांचं मोठं कार्य आपण मानतो की त्यांनी संगीत संगीतकार यांना प्रतिष्ठा आणून दिली हे आहे गाणाऱ्यांना कमी लेखणं हा सर्व वाङ्मयामध्ये आलेला दंडक होता तेव्हा त्याप्रमाणे लोक असं म्हणत होते की या संगीतकारांचं करायचं काय सौरेंद्र मोहन टागोर हा संगीताची शाळा स्थापन करून संगीतावर लिखाण करून ते इंग्रजीमध्ये करून संगीताची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी झटणारा माणूस होता आणि त्यामुळं संगीताची प्रतिष्ठा वाढवायला राष्ट्रगीताचा कसा उपयोग होईल हे इंग्लंडमध्ये बसलेल्या एखाद्या रेव्हरंडला जाणवावं एवढं हे पडी पडसाद उमटत होते हे आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि म्हणून वंदे मातरम असं का आलं असं म्हटल्यानंतर तुमच्या ध्यानात येईल की गॉड सेव्ह द क्वीन हे जर राष्ट्रगीत होणार असेल तर याच्या मागच्या प्रेरणा घेऊन सुद्धा ते राष्ट्रगीत होऊ नये असं एखाद्याला वाटलं तर त्याचा अर्थ उघड आहे आणि अशा तऱ्हेनं राष्ट्रविदा राष्ट्रवाद आणि गीत यांच्यामधला जो संघर्ष होता की कोणत्याही गीताद्वारे खरोखर राष्ट्रवाद सांगता येतो का असा पुढचा प्रश्न होता आता मजेचा भाग असा आहे की सौरेंद्र मोहन विषयी जर मी बोलायला लागलो तर पूर्ण तास दीड तास जाईल एवढं त्या माणसाची मजेशीर काद का कामगिरी आहे आणि ती कामगिरी मजेशीर आहे चांगली आहे आणि ती आपल्या भारतीयांना माहिती नाही आहे कारण साधारणतः भारतीयातल्या भारतीय चांगला माणूस जर काम करत असेल तर त्याची भारतीयांना माहिती नसते तो परदेशी माणूस एखादा त्याच्यावर थिसिस लिहितो तो इंग्रजीमध्ये लिहितो तो मान्य होतो मग आपण त्यातली अवतरणं द्यायला लागतो म्हणजे मुळात आपण जाऊन बंगाली वाचत सुद्धा नाही की त्याला काय म्हणायचं असेल ते तिथे त्याच्या भाषेतून वाचावं ते आपण काही करत नाही तर सौरेंद्र मोहन हा फार मोठा विषय आहे पण मुख्य मुद्दा असा की अठराशे ब्याऐंशी साली हे सगळं झाल्यानंतर राणी सरकारला हे पटलं की राष्ट्रगीताचा कदाचित चांगला उपयोग होऊ शकेल म्हणजे त्यांच्या मनापुढे गॉड सेव द क्वीन आहे ध्यानात घ्या मग ते म्हणाले की ठीक आहे आता हे भारतामध्ये प्रसृत व्हायला पाहिजे मग काय करायचं सर्व भारतीय भाषात त्याचं भाषांतर व्हायला पाहिजे असं पहिलं ठरलं त्यानंतर लगेच कलकत्ता महाविद्यालयामधल्या एका स्नातकाला त्याचं नाव आहे मिर्झा महम्मद बकीर खान त्याला सांगण्यात आलं की अरेबियन पर्शियन हिंदुस्थानीमध्ये तुम्ही भाषांतर करा बंगाली मराठी गुजराती इत्यादी भाषात करून घेतलं जाईलच आणि ह्याला चाली लावणं आणि व्यवस्थित समोर मांडणं हे काम सौरेंद्र मोहन टागोर यांच्याकडे दिलं जावं असा ठराव पास झाला मग अठराशे ब्याऐंशी साली सौरेंद्र मोहन टागोरनी त्याचं काम चालूच होतं आपण पाहिलेलं आहे त्याने आधीच केलेलं होतं अठराशे साली सौरेंद्र मोहन टागोर यांनी बारा वेगवेगळ्या चाली गॉड सेव्ह द क्वीनला दिल्या बारा चाली दिल्या बारा चाली दिल्यानंतर लगेच भारतामध्ये काय होतं तर भारतामध्ये वाद होतात की त्याने साली दिल्यानंतर लगेच वाद सुरू झाले की ही चाल ह्याला योग्य आहे की नाही योग्य मानत असाल ह्याला आधार काय वगैरे वगैरे आता सौरेंद्र मोहन हा भारतीय असल्यामुळं त्याला हे वाद होणार ह्याची कल्पना होतीच त्यांनी लगेच त्याला उत्तरही तयार ठेवली तो म्हणाला संगीत नारायण ह्या ग्रंथामध्ये असं असं सांगितलेलं आहे वगैरे वगैरे तो एक वेगळा भाग आहे तर त्याने आपण चाली अशा का दिल्या याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं स्पष्टीकरणामधले दोन तीन मुद्दे मी फक्त घेतोय कारण ते पुढे उपयोगाचे ठरणार आहेत वेगवेगळ्या चाली ऐकताना सौरेंद्र मोहन म्हणाला की मुख्यतः मी काय केलंय ज्या चांगल्या त्यांना आवडलेल्या चाली आहेत त्यांनी दिलेल्या रागांची सुद्धा मी तुम्हाला यादी सांगतो ती ही यादी महत्वाची आहे झिंजोटी बिहाग बिभा सारंग खमा जोगिया गौरी भैरवी तोडी शहाणा सोरठ मिश्र देवगिरी अशा बारा रागांमध्ये त्यांनी याला चाली दिल्या पुढे तो असं म्हणतोय की ह्या चाली देताना माझ्या पुढे तीन पथ्य मी सांभाळली आणि त्यातून ज्या उतरल्या त्या चाली चांगल्या कुठल्या आणि त्याविषयी तो बोलतोय तो म्हणतो एक तर असं आहे की समूहासाठी हवं म्हणून नागर कीर्तन शैलीचा वापर केलेला मी काही चाली आहेत आता कीर्तन शैली बंगालमधली हा एक वेगळा भाग आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की कीर्तन परंपरा मोठी आहे समूहाने कीर्तन असा असल्यामुळं म्हणजे राष्ट्रगीताचा सामूहिकतेचा जो भाग आहे त्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी ही शैली वापरली पुढे तो म्हणतो आहे की शहाणामधली चाल मी दिली एवढ्यासाठी की परवा परवापर्यंत ज्या मुस्लिमांचं आपल्यावर राज्य होतं त्यांचा शहाणा हा फार आवडता राग आहे तुम्हाला आम्हाला कल्पना असेल की रंग किंवा हे जे सगळे सुफी रचना आहे त्यामध्ये पुष्कळ शहाणा येतो हा शहाणा हा पर्शियन आहे आणि पर्शिया आणि इंडो असं जे म्युझिक आपलं तयार झालेलं जे खरं हिंदुस्थानी संगीत आहे त्यामधला शहाणा हा अतिशय लोकप्रिय राग आहे ती चाल दिली पुढे तो असं म्हणतोय त्याचप्रमाणे वेळेनुसार राग वापरण्याचाही मी प्रयत्न केलेला आहे म्हणजे कुणाला जर असं वाटलं की संध्याकाळी गायचं आहे तर त्यांनी तोडीची गायची गरज नाही त्यांनी दुसरी चाल वापरायला हरकत नाही असं म्हणून त्यांनी बारा चाली रचल्या आणि शेवटी तो असं म्हणतोय की मी ह्याची लय कशी ठेवली आहे बघा सहज कुणालाही देता येईल अशी त्यांना खरं असं म्हणायचं होतं कोणी यात शक्यतो चुकणार नाही अशी मी लय दिलेली आहे गोष्ट उघड आहे की फार जर ठायलाही दिली तर माणसं चुकतात फार भरभर दिली तर चुकतात मधली आदली दिली तर चुकण्याचा संभव कमी असतो जरी चुकली तरी पुन्हा लयीत येऊ शकतात म्हणून मधली लय चांगली असते मधली लय चांगली कशासाठी तर ती खास काही नसते ती तुमच्या आमच्या आसपास असते म्हणून ती बरी असते आणि आपण सगळे मधले लोक आहोत आपण उंच पण नाही आपण खाली पण नाही त्यामुळे आपल्याला योग्य कुठलं ह्याचा त्यांनी विवेक करून तशी त्यांनी लय सांभाळलेली आहे याच्यावर त्यांनी दिलेल्या चालीवर जो वाद सुरू होता त्यामध्ये एक पक्ष असा होता बरं का की गॉड सेव द क्वीन हे तुम्ही करता हे फार छान आहे आमची जी मूळ चाल आहे ती जर आली नाही इकडे तर कदाचित अर्थ कळेल परंतु राष्ट्रभक्ती म्हणजे ती राष्ट्रभक्ती राजभक्ती उदयाला येणार नाही मग दुसरा तिथलाच माणूस बिशप दुसरा लिहितोय पण आपली चाल जी आहे ती ग्रेगरियन चांट पद्धतीची आहे त्यामुळे ती भारतीयांना कशी रुचेल मग भारतीय संगीतावर वाद तिथे सुरू होता हे झाल्यानंतर सौरेंद्र मोहन टागोर सांगतायत तसं नाही ग्रेगोरियन चांट मध्ये फक्त मेजर स्वरांचा वापर असल्यामुळं ते आमच्याशी अतिशय जुळत आहे ते आम्हाला सहज समजेल पण आम्हाला आमच्या चाली लावायच्या म्हणून मी असं केलेलं आहे तेव्हा हे गॉड सेव्ह द क्वीन विषयीचं एवढं मंथन केवळ वैचारिक नव्हे केवळ लेखनिक नव्हे तर प्रत्यक्ष गायला जात आहेत चाली लावल्या जात आहेत शिकवल्या जात आहेत छापल्या जात आहेत हे सगळं मंथन चालू असण्याची पार्श्वभूमी लक्षात घेतल्याशिवाय वंदे मातरम का झालं आणि वंदेना मातरम असं का झालं याचा उलगडा होणार नाही म्हणून ही थोडक्यामध्ये मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली आता आपण जेव्हा पुढच्या चाली ऐकू तेव्हा त्या चालीमध्ये एक एक या प्रश्नाचा पैलू कसा चमकतोय हे आपल्या ध्यानात येईल आणि मग अर्थात वेळ मिळाला तर सौरेंद्र मोहन काय किंवा इतर राष्ट्रवादी भूमिकेतून संगीताकडे तेव्हा कसं पाहिलं जात होतं त्याचा काय उपयोग होता याविषयी आपण वेळ मिळाला तर बोलू शकू चला पुढचं